श्रीशिवलीलामृत अध्याय श्री श्रीगणेशाय नमः जय जय निज निजनहृदय आरामा चराचर फलाङ्कितद्रूमा नामा अनामातीततु मनरंजना षडास्य जनका शफरीध्वजदहना ब्रह्मानन्दाभाललोचना भवभञ्जना त्रिपुरान्तका हे शिवसद्यो जातवामघोरा तत्पुरुषा ईशाना ईश्वरा अर्धनारी नटेश्वरा गिरिजारङ्गा गिरिशा गङ्गाधरा भोगिभूषणा अन्धकमर्दना परमातीता निरञ्जना गुणत्रयविरहित तु हे पयफेन धवलजगज्जीवन द्वितीयाध्यायीकृपाकरुण अगाध सुरस आख्यान शिवरात्रिमहिमा वर्णविला यावरी कैसी कथेची रचना, वदवीपञ्जमुकुटपञ्जानना शौनकादिका मुनीजना सुतसाङ्गे नैमिषारण्ये इक्ष्वाकुवंशी महाराज मित्रसहनामे भूभुज वेदशास्त्रसम्पन्न सतेज दुसरा पृथिवीवरी पृतनावसने करुण उर्वीस पालाण, प्रताप सूर्य उगवला पूर्ण शुभ्र भगने एकदा मृगया व्याजे करुण निघाला धुरंधर चमो घेऊन घोरांधर प्रवेशला विपिन तो सावजे चहुकडुन उठली रीस वन केसरी मृगमृगी वन गौ वानर वानरी शशक जंबुकांचाहारी संहारी तनृपवर चातक मयूर बदक कस्तुरी कुरंग जवादी बिडालक नकुल राजहंस चक्रवाक पक्षी श्वापदे धावती नृपे मारिले जीव बहुवस त्यात एक मारिला राक्षस महाभयानक तामस गतप्राण होऊन पडियेला त्याचा बंधू परमदारुण तो लक्षिता झाला दुरोण मनी कापट्य कल्भून म्हणे सूड घेईन बंधूचा मित्र सहपातला नगरास, असुरे धरिला मानव विशेष, मानववेश कृष्णवसनवेष्टितविशेष दर्विस्कन्दि नृपासि भेटलाये ऊन मनेमि सुपशास्त्री परमनिपून् अन्नशाका करीन, देखो न सुरनरभुलती राये ठेविला सदनी, त्यावरी पितृतीर्थी लक्षोणी गुरु वसिष्ठ घरा लागूनी नृपश्रेष्ठे आणिला भोजना आला अबजज नंदन तो राक्षसे कापट्य स्मरुण शाकात नर मांस शिजवून ऋषीस आनुन वाढविले त्रिकालज्ञानी वसिष्ठ मुनी सकळ ऋषी माझी शिरोमणी कापट्य सकळ जानूनी, मित्र सह शापिला, म्हणे तू वनी होई राक्षस जेथे आहार न मिळे निशेष मी ब्राह्मण मज नर मांस वाढिले कैसे पापिया राव म्हणे मी नेने सर्वथा बोलावा शास्त्री जाणता तव तो पळाला न लागता गुप्त रूपे वना आपुल्या राव कोपला दारुण मज शापिले काय कारण मीही तुझ शापीन म्हणून उदक करी घेतले तव रायाची पट्ट राणी मदयन्ती नामे पुण्यखाणि रूपे केवललावण्यहारिणि चातुर्य उपमे जेवी शारदा मदयन्ती मणेराया दूरदृष्टिपाहे विचारुणीया शिष्ये गुरुसि अधिकार नाही सर्वथा गुरुशिशापदेता निर्धारी आपण नरक भोगावे कल्पवरी राव म्हणे चतुर सुंदरी बोलली ससाच ते म्हणे हे उदक खाली टाकू जरी तरी पीक न पिके दग्ध होय धरित्री मग आपुल्या प्रपदांवरी जलटाकी मित्र सह तो पर्यंत चरण दगद झाले कृष्ण वर्ण कुष्ट भरला मग तेथून कल्माशपाद नाम त्याचे वसिष्ठे जानुनी वृत्तांत रायासी उशाब देत म्हणे द्वादश वर्षी होईल मुक्त येसी स्वस्ताना आपुल्या गुरु पावला अंतरधान मगकल्माशपादराक्षस हौन् क्षुधाक्रान्तनिशीलीन् वनि जीव सर्व परमभयानक असुर विशाळदेहकपाळी विक्राळवदन विक्राळवदनबाहेर शुभ्र दन्तदाढा वाढिलिया जीव भक्षिले आस मास तो राक्षस एक ब्राह्मण कुमर डोळस द्वादश वर्षी देखिला सवे त्याची ललना चिमणी दोघे क्रीडती कौतुके वनी तव तो ब्राह्मण पुत्र राक्षसे धरुणी भक्षावया सिद्ध झाला तव त्याची वधुका कुळती येत अरे तू सह राजा पुण्यवंत गो गोब्राह्मण प्रतिपाळक सत्य माझा कांत मारू नको गडबडा लोळे सुंदरी करुणा भाकी पदर पसरी सवेची जाबुनी चरण धरी सोडी झडकरी पती माझा पती सभक्षु नको राजेंद्रा मत्पाप घेऊ नको एक सरा स्वर्ग मार्ग तरी चतुरा कैसा पावसी अंतकाळी ऐशी करुणा भाकिता कामिनी निर्दये भक्षिला तेची क्षणी अस्ति बंजरटाकूनी तिये पुढे धिदला तवती दुःखे करुणी आकृषे पीटी धरणी मृतिका मुनी घाली वदनी कोनवनी सावरीती ते मग तीने शाप धिजला राजा ते जो अलोट विधी हरी हरांते म्हणे मदयंती संग सुरते प्राण जाईल ते चिक्षणी कोणी एके स्त्रीचा संग सोहळा तुझन घडोरे घडो रे चांडाळा ऐसा शाप वदोनी ते वेळा केल्या गोळा अस्तिपतीच्या तात्काळ प्रवेशली अग्नी इकडे द्वादश वर्षी शापमुक्त होऊनी राव स्वनगरा येऊनी वर्तमान सांगे स्त्रियेसी येरी कपाळ पीटी आक्रोशे करुण म्हणे झाले वंश खंडन पतीस बोले ब्रह्मचर्य धरुण प्राण आपुला रक्षिका अनिवार अत्यंत मन न कधी कोणे स्त्रियेसी संभाषण खदिरांगाराची सेज आज आजपासून झाली तुझ लागी जानपा परमतळमळी राजेंद्र जैसा सापळा कोंडिला व्याघ्र की महाभुजंगाचे दंत समग्र पाडुनी गारुडी न करी की नासिकी घालून वेसनघालून् करिती दीन वनी निरङ्कुश वारण धरुण क्षीण करिति मग तैसा पाद भूप हो मुनिराहिला रूप पुढे प्रकाशवया कुलदीप आपण धर्मशास्त्रपाहतसे तेथी चे पाहुनी ब्रमाण वसिष्ठे मदयन्ती स अमोग अमोघवीर्य पडता पूर्ण दिव्यपुत्रदाहला तेने पुढे वञ्जसा लीला असोतो रावमृगये स निघाला यथारण्य तथा गृहवाटे नृपाला भोगत्यजिला सर्वहि मनात मनोजविकार उठत विवेकांकुशे काम इभ आवरीत म्हणे स्त्री सवैधव्य मज मृत्य ते कर्म सहसान करावे आपुली गती गहन प्राक्तन विचित्र दारुण देवावरी काय बोल ठेवून भोगिल्या विनन सुटेची ऐसा राब उदास युक्त वनी हिंडता मागे पाहत तो पिशाच भयानक अत्यंत राया पाठी उभे सदा दाम्पत्ये पूर्वी मारिली ती ब्रह्महत्यपाठीसी लागली राजा तीर्थे हिंडता सकळी परी कदा काळी न सोडी न सोडी स्वप्नी जागृतीत महाविक्राळदांत करकराखात राये व्रते केली बहुत दान देत बहुसाल ऐसा हिंडता राव भागला मिथिला नगरा समीप आला वनश्री देखता आनंदला परिब्रह्महत्यपाठीसी उभी वृक्ष लागली बहुत आम्रवृक्षफळभारी डोलत पोफळी रांताजन विराजित केळी नारळी खरजुरिया चंपक जाई जुई मालती मोगरे पुन्नागराज शेवंती मलयागर कृष्णागर जाती जपा करवीर कोविदार वडबिंबळ औदुंबर पारिजातक बकुल देवदार कपिथ्य बिल्व अञ्जीर अर्जुनपि च मन्दकदम्बते ऐसियावनामाजी वनामाजी नृपति क्षण एक पावला विश्रान्ति परिते पाटिसि पापमति ब्रह्महत्या उभीयसे तो उगवला भाग्यवासरमणि की निधान जोडे रंकाला गुणी की क्षुधिता बुढे उचंबळोनी खिराब्धिजैसा पातला की मरती मुखात अकस्मात घातले अमृत की चिंताग्रस्तासी प्राप्त मनी जाहला तैसा मुकुट मुकुटमणी शिष्यमांदी सवे घेऊणी महाराज तपस्वी गौतम मुनी तयेस्तानी पातला राये घातले लोटांगण दाटला अष्टभावे करुण उभा ठाकला कर जोडून करी स्तवन प्रीतीने सहज होता संत दर्शन पापी संभारती संपूर्ण तू विलोकीसी जरी कृपा करुण तरी रंक नयन होय ह्यावरी तो महाराज गौतम पादाबुसे कुशलक्षेम राज्यराष्ट्रज प्रजा अमात्य परम सुखे करुन नांदती की ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र स्वधर्म आचरती की समग्र पुत्र वलत्र समस्त सुखरूप आहित की राव म्हणे आपुले कृपे करुण समस्त आहित क्षेम कल्याण परंतु आलासी वाटते दुरुन आनंद घन दिसतोसी तुझ्या दर्शने मज वाटे सत्वर ब्रह्महत्या दूर होईल समग्र मग कर्म आबुले दुस्तर ऋषीप्रती निवेदिले गौतम म्हणे परम पवित्र कैलास गोकर्ण क्षेत्र तेथून मी आलो पार महिमा तेथी सन वर्णवे ओंकार रूपे कैलासनाथ भवानी सहित तेथे नांदत सुर असुर किन्नर सेवित अर्धमात्रा पिठजे त्या गोकर्णीचे शिवदर्शन ब्रह्मादिका दुर्लभ जाण तेथे इंदिरे सहित जनार्दन तपगहन आचरत कोटी सूर्याजी ब्रभा मृडानी सहित शिव उभा कैवल्य पूर्ण पूर्णगाभा तेथींची शोभा न वर्णवे इंद्रसनकादिक ब्रह्मपुत्र तेथिची वसती अहोरात्र जेथिचे पाषाण समग्र निरजर अवतरले सत्यवती हृदय रत्न जेथे करी अनुष्ठान वसिष्ठ भृगो रामदग्न्य गोकर्ण क्षेत्री सदा वसती वया मृडानी नायक मंडपघसनी से देख नारद तुम्बरू गायक जेथे गाती शिवलीला गोकर्णा भोवते समग्र देवांचे भार मुखे गरजती शिव हर हर थोर होतसे, वेद घोष, नृत्य विशेष किन्नर गंधर्व गायक सूरस तो सविती ते ते अति उत्तमस्तान वृक्ष नानावृक्षलागले सघन कैलास भुवन प्रत्यक्ष शुभ्रसिंहासन लखलकीत चारिद्वारे मणिमय खचीत ऐरावतारूढ अमरनाथ पूर्वद्वारी तिष्ठतसे दक्षिणे सिरक्षिसूर्यनन्दन पश्चिमे वारुणी रमण उत्तरेसि वै श्रवण प्राणमित्रशिवाचा करभूरगौरभवाणी सहित घवघवीत तेजे विराजित भूकैलास साक्षात माहेर संत साधकांचे त्या मूर्तीचे करावे ध्यान त्या भोवते महासिद्धीचे पूजन भोवते कात्यायनीयावरण अष्टभैरवपूजिजे द्वादशमित्र एकादश रुद्र तिथिचिवसति अहोरात्र जोडो निकर उभे तिथे अष्टसिद्धिनवनिधिकरजोडूनि अखण्ड आराधिति पिनाक पाणी रायासि मणि गौतममुनि मिहि वसतो सदा तिथे वरकडक्षेत्रिलक्षवरुषे जाण तप आचारला निर्वाण गोकर्णि एक दीन प्रसन्न सदा सदाशिव अमावास्या सङ्क्रान्ति सोमवार प्रदोष प्रदोषपर्वकाळ शिववासर समुद्र स्नान करिता समग्र फळ होय सकळ तीर्थांचे रावण कुंभकर्ण विभीषण याही पूर्वी केले तेथे अनुष्ठान ते निर्वाण लिंग दशानने जाण कैलासाहुनी आणिले गणेशे स्थापिले ते लिंग ऋषी म्हणती सुता ते कथा सांग ऐकावया लीला सुरंग श्रवण वाट पाहती ह्यावरी सूत वक्ता निपुण रावण मातेसी कैकसी अभिधान ती नित्य लिंग पूजनावीन जाण उदक प्राशन न करीच पंचधान्यांचे पिष्ट करुण लिंग करी कामना धरुण व्हावे रावणाचे कल्याण जय संपूर्ण प्राप्त व्हावा शक्रेतीचे लिंग नेवून समुद्री टाकिले द्वेषे करुण त्या लागी रात्रंदीण रावण माता अन्न न घे रावण म्हणे माते लागून मी मुख्य आत्मलिंग आणितो जावून कैलासा प्रती वदन, जाता झाला साक्षेपे तप आचरला दारुण जो कला प्रवीण जेने वेदांची खंडे करुण सारा सार निवडले चतुर्दश विद्यपारंगत शिवासिया वडे अत्यंत दशमुखे गायन अद्भुत केले त्याने स्वामी पुढे आपुले शिरछेदुन स्वहस्ते शिराच्या तंती करुणी स्वरयुक्त दशमुख गात प्रेम भरित उमानाथ संतोष जेणे राग उपराग भार्या सहित मूर्छणा शरीर कंपित सप्तस्वर ताल संगीत शास्त्र प्रमाण गातसे गद्य पद्य रचना नाना कळा गीत प्रबंध अखंड नाम माळा गाता प्रीतीने शिवलीला शंभूतोषला अदभूत म्हणे प्रसन्न झालो दशमुखा इच्छित माग तुझ प्रिय जे का दशक नयन म्हणे का, आत्मलिंग मज देई ह्या त्रिभुवनांत जे सुंदर ऐसी ललना देई सुकुमार ऐकोनी संतोषला कर्पूर गौर भोळा उदार चक्रवर्ती कोटी चंद्र सूर्यांची प्रभा पूर्ण ऐसे लिंग काढिले हृदयातून की ब्रह्मानंद रसमुरोण दिव्यलिंग ओतिले सहस्त्र बाल सूर्यन पवती सरी ऐसी प्रभा पडली दश दिशांतरी दिधले रावणाची करी जे अतर्क्य ब्रह्मादिका जे मुनिजनांचे ध्येय ध्यान जे वेदशास्त्र देवतार्चण दिव्यलिंग वर्णिती जे ब्रह्म, जे अज अजित अनाम निर्वाण धाम योगी आराम पावती जेथे अनंत ब्रह्मांडे विचित्रे झेणे रचिली इच्छा मात्रे ज्या कारणे भांडती वेदशास्त्रे ते दिव्यलिंग पुरातन ते लिंग रावणे हाती घेऊन म्हणे त्रिलोचन त्रिदोष शमन सागरिंच निधान त्रिभुवन सुंदर जी अपरणेची अपर प्रतिमा ऐसी देयी मज सर्वोत्तमा सच्चिदानंदपूर्ण ब्रह्मा नामा अनामातीत तू शिवमनेयीची प्रतिमा विशेष निर्मुनशके विधीश भोळा चक्रवर्ती महेश म्हणे हे चिनेयी अपर्णा रावणे अवश्य मनोनि स्कन्दिघेतलि स्कन्दजननि दिव्यलिङ्गहातिघेवुनि घेगुनि लङ्कानाथ चालिला दक्षिणपन्थे जाता सत्वर गजबजिले सकलसुरवर गजानन स्कन्दवीरभद्र नन्दिकेश्वर तळमळति भणति हे सदाशिव त्रिनयन हे कैसे तुझे उदार पण भवानी बैसलासी देऊन पंचबदन हास तसे म्हणे तियेचा कैवारी वैकुंठनाथ तो धावेल आता स्नेह भरित इकडे भवानी स्तवन करीत हे पद्मजतात बेगी, वारी जननयना इंदिरावरा निगमागम बंद्या सुहास्य वक्त्रा हे नीलपयोधर गात्रा धावी मज हे मधुकैटभ मधुकैटभनरकमुरभञ्जना हे दशावतार धरातीत वसना हे मदनान्तगमानसरञ्जना हे जनार्दना जगद्गुरो हे मनोजतात श्रीधर आ असुरमरदन परम उदार ऐसे स्तवन ऐकता सर्वेश्वर विप्ररूपे आडवा आला म्हणे धन्य धन्य द्विपंज वदना कोठे मिळविली ऐसी ललना दशमुख म्हणे हे अपर्णा सदाशिवे दिदली विप्रमणे खाली उतरुण न्याहाळुनी पाहिचे वदन रावण पाहे तवते ते कुलक्षण अत्यंत कुरूप देखिली भुवयांस आंठी वृद्ध गाल बैसले दंतहीण गदगदा विप्रहासे देखून टाकोनी रावण चालिला मगर माधवे तये स्थळी स्थापिली माता भद्रकाळी इकडे असुर शिवाजवळी म्हणे स्त्री अमंगळ कैसी धिजली शिव म्हणे सत्य वचन ते तुझ नाटोपे कौटाळीन अनंत ब्रह्मांडे दावून सवेची लपबील तत्वता मग श्रीधरे आंगीची मळी काढून स्वहस्ते निर्मिली रूप संपन्न मया सुराचे उदरी जाण उत्पन्न झाली ते चिपई तिच्या स्वरूपाची प्रती नाही नाही जगती अंगीच्या सुवासे धावती काद्रवेय चक्रे प्रीतीने तिचे नाम मंदोदरी तिची प्रतिमा नाही उर्वीवरी विशंती नेत्राचे चत्वरी पट्ट महिषी पतिव्रता मया सूर करील कन्यादान वरी एक शक्ती देईल आंदण सप्तकोटी मंत्रांचे गहन सामर्थ्य असे जिये माजी ते निर्वाण संगातीन शक्ती तुझ प्राप्त होईल लंकापती महाशत्रुवती निर्वाणी ती प्रेरावी त्वा सत्यपै ऐसे ऐकताची रावण परतला लिंग घेऊन पूर्वस्थळासियाला जाण तो गजानन गायी राखी गजाननाचे स्तवन देव करीती कर जोडून म्हणती दिव्यलिंग सोडवून स्थापी अक्षयी गणपती ऐसा देवी प्रार्थिला एकदंत तव रावणासी मूत्र लागले बहुत पुढे पाऊल न घालवत चरहडी दमूत्र भरे भूमीवरी लिंग न ठेवावे ऐसे पूर्वी सांगितले उमाधवे हाती घेऊने लघुशंके सबई हेही कर्म अनुचित तव तो सिद्धिबुद्धींचा दाता विप्रवेशे गायी राखीता त्यासी लंकानाथ म्हणे तत्वता लिंग हाती धरी हे विप्रमणे म्हणे लंकापती माझ्या गायी राणू राणी पळती तुझ्या मूत्रशंकेस वेळ किती लागेल हे न कळे मज रावण म्हणे न लागता क्षण येतो मूत्रशंका करुण विप्रमणे तीन वेळा बाहीन न येसी तरी लिंगटाकिन भूमीवरी अवश्य म्हणे लंकापती लिंग देत विप्राचाहाती, दूर जाऊन ये कांत लघुशंके सबैसला अगाध गजमुखाचे चरित्र जो साक्षात अवतरला इंदिरावर शिव उपासना करावया पवित्र झाला पुत्र शंभुचा असो रावणासी मुत्राचे पूर लोटले न निवार एक घटिका लोटता इभवक्त्र हांक फोडी गर्जोनी माझ्या गायी गेल्या दूरी हे आपुले लिंग घेई करी रावण बोलेची निर्धारी हस्त संकेत थांब म्हणे दुसरी घटिका झाली पूर्ण हांक फोडी गजानन ऐव घटिका झाल्या तीन कदापि रावण न उठेची जैसे पाखंडियाचे कुमत न सरेची वारिता पंडित तैसे रावणाजे मूत्र न सत्य पुन एकदंत हाक फोडी राक्षसा आपुले लिंग सांभाळी मनोनिठेविले ठेविले भूमंडळी अक्षयस्तापिले कदा काळी ब्रह्मादिका उपटेना पृथ्वी सहित अभंग एक झाले दिव्य लिंग रावण धावेस वेग अशौच अपवित्र क्रोध भरे लिंग उपटितांडळमळी कुंभिनी महाबळे दशमुख पाहे उपटोनी परीन उपटे तया लागूनी अखंड अभंग झाहले गुप्त जाहला गजानन गायी पृथ्वीत जाती लपोन रावणे एक गायीचा कर्ण धावून या धरियेला तोही न उपडे तया लागून मग तेथेच केल लिंग पूजन गोकर्ण महाबळेश्वर तेथून नाम जान पडिले रावण माथा ते ते येऊन ते नित्य करी शिवपूजन आदिलिंग हे जानोन, करिती अर्चन सुरऋषी रावण कुंभकर्ण विभीषण तेथेच करीती अनुष्ठान त्याच्या बळे करून देव जिंकले रावणे मया सूर मंदोदरी आणि शक्ती देता झाला रावणा प्रती लक्षपुत्र नातू गणती सवा लक्ष जयाचे इंद्रजिता ऐसा पुत्र अष्टादशा क्षौहिणी भार जेथींच्या अनुष्ठाने अपार रावण पावला संपत्ती गौतम म्हणे राजोत्तमा ऐसा गोकर्णीचा थोर महिमा वर्णु न शके मघवा ब्रह्मा येणे आम्हा तेथुनी जाहले मिथिलेश्वराच्या यागाकारणे आम्ही येत असता त्वरेने अद्भुत एक वर्तले तुझ कारणे कथा तेची सांगतो एक वृक्ष न्यग्रोध विशाळ त्या खाली आम्ही बैसलो सकळ तो एक चांडाळीन अमंगळ अति अपवित्र देखिली सर्व रोग पूर्ण जन्मांध कुष्ठ भरले जाण किडे पडले सर्वांगी व्रण दुर्गंधी उठली चहूकडे रक्तपीती भरोण हस्तपाद बोट गेली झडोन परम कुष्ठित कुलक्षण कैसे अन्न उदगती येते दंतहीन कर्णहीन तियेच गेले लोचण कर्ण नासिका झडोन किडे पडले बुचबुचीत अंगीचे चर्म गेले झडोन वस्त्र पडिले गळोन धुळीत लोळे चांडाळीन पाप पूर्वीचे भोगित तिचा मरण काळ जवळी आला जाण वरते पाहिले आम्ही कोण तो शिवे धाविले दिव्य विमान तिये न्यावया, दशभुज पंच वदन शिवदूत बैसले चोघे जन कोटिसूर्य तेज विराजमान मान, समान एकाची कोणी अग्नि तेजे विराजत भालचंद्र दिव्य विमान लखलखीत वाद्ये वाजती चतुर्विध अष्टनायिका नृत्य करिती किन्नर गंधर्व शिवलीला गाती गौतम मने ऐके नृपती मगतयान हे दिव्य विमान घेऊन कोणाचे करू जाता उद्धरण ते म्हणती तया चांडाळीनी लागून शिवे आनू पाठविले निजपदा मग म्या तयांची इने पूर्वी काय तप केले मग ते शिवदूत बोलिले पूर्वजन्मीचा वृत्तांत पूर्वी केकय नामा ब्राह्मण त्याची कन्या सुमित्रा जाण आपुल्या सौंदर्य गर्वे करुण कोणासही मानिना ही बाळपणी विधवा झाली तारुण्यमध्ये स्वधर्म विसरली जार कर्म करू लागली बापे शिकविल्या नायके तो हे झाहली गरोदर निंदा करीती समग्र मग बापे केश धरुनी सत्वर बाहेर घातले येसी मग ही हिंडता देशांतर कोणी एक सभाग्य शूद्र त्याने इते स्त्री करुणी सत्वर समग्र द्रव्य ओपिले तेथे अपत्ये झाली बहुत ही अत्यंत मध्यमासीरत पुष्ट जाहली बहुत घुर्णित लोचन उघडीना शूद्र घे दासी दास गेला क्षेत्री कृषी गर्मास हे क्षुदित आठ बुनी मासांस शस्त्र बुनी चालिली मध्ये माजली नुघडी लोचन हा बस्तची आहे म्हणून गोवत्साचे कंठी जान पापिणी सुरी घाली तसे ते अट्टाहासे ओरडत गायी हुंबरोनी अनर्थ करीत ईने दुनी गृहांत वत्सनेले त्वरेने डोळे उघडून पाहे पापीणी मग गो वत्स ओळखिले तेच क्षणी तेव्हा तिने शिव शिव उच्चारुणी म्हणे करणी न कळता केली मग अर्धवत समास भक्षून उरले टाकी बाहेर नेऊन लोकात उठविले पूर्ण गोवत्स मारिले व्याघ्राणे त्यावरीही काळे मृत्यू पावत तो येऊनिया यमदूत येसनेले मारित बहुत जाचिती निर्दयपणे कुंभिबाकी घालीती असि पत्रवनी तप्त लोळवीती स्तंभ स्तंभ कवटाळविति तप्तजेका चित्रगुप्तासी पुसे सूर्यनंदन इचे काही आहे की नाही पुण्य ते म्हणती शिवनाम उच्चारुण गोवत्स वदईने केला मग यमेधिदले लोटून चांडाळ योनीत पावली जनन गर्भात गुश्चळ कुलक्षण मुत्रे भरली सदा श्वानाचे उच्चिष्टे भक्षी जाण तव माय बापे गेली मरुन मगही हाती काठी घेऊन गावो गावी हिंडतसे तो शिवरात्र पर्व गाळ लक्षूण गोकर्ण क्षेत्राप्रती संपूर्ण यात्रा चालिली घोष गहन नानाविध वाद्यांचा होत असे शिवनामाचा घोष अपार शिवभक्त गरिती वारंवार त्याच्या संगे ही दुराचार चांडाळी ही चालिली गोकर्ण क्षेत्रा गेली चांडाळी पडली भद्रकाळीच्या देवळाजवळी म्हणे मज अन्न द्यावे ये वेळी बहुत पापिणी मी आहे हा का फोडित हाद बसरोन तो व्रदक्षिणा करीती भक्त जण एके बिल्वपत्र नेवून तिचे हाती घातले ते त्रिदळ चांच पोन पाहात मुखी घाला बयाची नाही वस्तू म्हणो निरागे भिरकावीत ते पडत शिवलिंगावरी शिवरात्रीस उपोषण बिल्वदळे घडले शिव पूजन वे जागरण घडले संपूर्ण चांडाळीस शिवनामे गरजती जन हेही करीत तसेची स्मरण तीही वडा खाली येऊन पडली आहे चांडाळी ऐसा तिचा पूर्ववृत्तांत शिवगणी सांगितलास मस्त मगती दिव्य देह पावोनी बैसत शिवभिमानी ते धवा आपुले स्वकर्म आठवून करू लागली शिव स्मरण मग शिवगनी नेवून शिवपदी स्थापिली गौतम म्हणे ऐकराया सादर तू गोकर्णा प्रतिजायी सत्वर शिवरात्री सपार्वती परमेश्वर त्रिदळे करुणी अर्चिका ऐसे बोलुनी गौतम मुनी गेला जनकाच्या यागा लागुनी कल्मषपादतेची क्षणी गोकर्णक्षेत्री पातला शिवरात्री सदिव्य लिंग सहराये पूजिले सांग अंतरी सप्रेम अनुराग उमारंग संतोषला ब्रह्महत्येचे पातक विशेष जाऊनी राव झाला निर्दोष तो कैलासाहुनी आदी पुरुष पाठवित दिव्य विमान विमानी वैसले शिव गण परमतेजस्वी मान, अनंत विजांचे रस पिळोन ओतिल्या वाटते अनंत वाद्ये गर्जती एक वेळा तेने रंग सुरंग दाटला दिव्यसुमनांच्या माळा वर्षती वरुण वृंदारक मित्रसह दिव्यदेह बावोन झाला दशभुज पंजानन इंद्रचंद्राधिपदे ओलांडून नेला मिरवत शिवपदा सरूपता मुक्तिभावोन शिवरूपी मिळाला आनंद घन धन्य शिवरात्री व्रतभावन धन्य गोकर्ण शिवमंदिर गौतम ऋषी धन्य तेने इतिहास सांगितला पावन धन्य श्रोते तुम्ही सज्जन श्रवणी सादर बैसला मानस सरोवर वेष्टीत मराळ जैसे विराजित की निधाना भोवते समस्त साधक जैसे बैसती तरी पंडित तुम्ही चतुर तुमचे अवधान दिव्यालंकार देवुनी गौरवा श्रीधर ब्रह्मानन्दे करुणिया श्रीमद्भीमातटविलासा ब्रह्मानन्दा आदिपुरुषा श्रीधरवरदा कैलासविलासा कथारसवदवीपुडे शिवलीलामृतग्रन्थप्रचण्ड स्कन्दपुराणब्रह्मोत्तरखण्ड परिसोतसज्जन तृतीयाध्याय गोडहा श्रीरस्तु श्रीसाम्ब सदाशिवार्पणमस्तु